आमच्या बटाट्याच्या चळीत सगळ्या चळवळी होतात लोकशाहीमध्ये जागृत लोकशाही या प्रयोगाला काही एक विशेष मूळ आहे आणि बटाट्याच्या चळीतल्या या चळवळींच्यामुळे बटाट्याचीच काय पण आसपासच्या दोन पाच चाळी सदैव जागृतच असतात एक तर रात्री वरदाबाईंची गाण्याची तालीम सकाळी समेळ काकांची म्हणजे न्यू गजकर्ण फार्मसीतले त्यांची एकतारीवरती भजनं दुपारी पोरांना झोपवण्याच्या निमित्ताने गायलेले पाळणे आणि दिवसभर जवळजवळ प्रत्येक नंबरातून ऐकू येणारी भावगीत यामुळे जागरूकता हा आमच्या चाळीचा स्थायी भाव आहे संगीताखेरीज मग नळावरच्या भांड्यांच्या आवाजाशी स्पर्धा करणारे तात्विक मतभेद वगैरे तेही सगळं काही आहे पण गेले काही महिने चाळ मात्र पूर्वीसारखी नांदत नाही असं दिसायला लागलं काही निराळेच वारे चाळीत व्हायला लागले बटाट्याच्या चाळीत वारे वाहिलेले हे असेच ते पहिलेच या पलीकडे वाऱ्याचा आणि चाळीचा तसा काही संबंध नाही पूर्वी चाळीमध्ये मतभेद होते पण ते तपशिलाच्या स्वरूपाचे होते म्हणजे असं की प्राध्यापक नागो त्या आढ्यांच्या स्वभावाला स्पष्ट वक्तेपणा म्हणावं की आगाऊपणा म्हणावं गुप्त्यांची कुमुद ही चंदू भाटकरचा हात धरून गेली म्हणावा की तिचा प्रेम विवाह झाला म्हणावं द्वारकानाथ गुप्त्याला स्टोअर किपरची जागा मिळाली की कॅशरची आत्ताशा वेणाक्कांचा चंद्रामावशींशी सूत जमलंय का मेथकूट बाबलीबाई त्रिलोकेकर आणि गुलाबबाई मानकामे यांची जात एकच की नुसता पोटभेद असा केवळ तपशिलातला फरक होता पण आताशा खोल्या खोल्यामधून तुमचं आमचं पटणं शक्य नाही आहे मग जा हवं तर मफतलाल पार्कात राहायला वरच्या मजल्यावर आता म्हणजे काय स्वर्गाला नाही हात लागत तळ मजला म्हणजे काय रवराव नरक नाही असली स्फोटक वाक्य चाळीच्या फटी फटीतून आणि शेजाऱ्या शेजाऱ्यातून घुमायला लागली त्यातून बटाट्याच्या चाळीचा आद्य मालक धुळा नामा बटाटे यांच्या वंशजांनी बहुतेक श्रीमंतांचे वंशज पुढे पुढे जे करतात ते धंदे केले आणि त्यामुळे त्या चाळीच्या मालकीचाही खांदेपालट होत होत चाळीची मालकी ही बटाटे घराण्यातून नुकतीच मेंढे पाटलाच्या घराण्याकडे आली मेंढे पाटील हे कोथिंबरीचे होलसेल मर्चंट मालकीचा थारेपालट झाल्या दिवशी सगळ्या चाळीतल्या मंडळींना त्यांनी चाळ दिन साजरा करा म्हणून प्रोत्साहन दिलं नवा मालक हा भलताच कमालीचा प्रेमळ निघाला लागली त्यांनी कुठलाही अधिकारूढ पक्षाला लाजेनी खाली पाहायला लावतील इतकी आश्वासनं चाळकरी मंडळींना दिली प्रत्येक खोलीत पंखा वॉश बेसिन शौचकुंडाची सफाई गॅलरीत दिवे चाळीला तेलाचा रंग फुटक्या फरशांची दुरुस्ती काही पायऱ्या गायब होत्या त्या बसवणे मधला चौक साफ करून तिथे बॅडमिंटन कोर्ट सुरू करणे अशा अनेक सुधारणा जाहीर केल्या इतकेच नव्हे तर चाळीतल्या मुलांची फुकट शिक्षणाची सोय मुलींच्या लग्नांची तरतूद प्रौढ स्त्रियांच्यासाठी शारीरिक शिक्षणाचे वर्ग आणि म्हणून मग पुरुषांच्यासाठी पळण्याच्या शर्यती तरुणांना दर आठवड्याला फुकट सिनेमा मुलींच्यासाठी भावगीत स्पर्धा म्हाताऱ्यांच्यासाठी गुरुवारी प्रवचन आणि वृद्ध स्त्रियांच्यासाठी प्रापंचिक चर्चा मंडळ स्थापन करून द्यायची घोषणा केली चाळीची अशी सर्वांगीण विकासाची कल्पना त्यांनी जाहीर केली त्या दिवसापासून बटाट्याच्या चाळीत उत्साहाचं वारं खेळायला लागलं चाळीत खेळलेलं कालमान पद्धतीप्रमाणे हे पहिलं वारं आणि असंतोषाचं मागवून ह्या सुधारणा जाहीर करताना चाळीला गच्चीत जायचा एक छोटा जिना आजवर बंद होता तो सगळ्या चाळीला खुला करून देण्याची त्यांनी घोषणा केली आणि इथे सगळं काही बिनसलं वादाला तोंड फुटलं गच्ची कुणाची गच्ची कुणाची या विषयावर आणि तिन्ही मजल्यावरच्या लोकांची रण माजली एकच विषय गच्ची कुणाची आजवर हा जिना बंदच होता त्यामुळे शतकानुशतक चाळीत राहिलेल्या मंडळींना आपल्या चाळीला एक गच्ची आहे याची दाद सुद्धा नव्हती पण नवीन मालक मेंढे पाटील यांनी गच्ची सकट बटाट्याची चाळ भाडेकरूंच्या हवाली बरोबर गच्ची कुणाची गच्ची कुणाची असल्या हैराण आरोळ्या चाळीतून अपरात्री रात्री उठायला लागल्या गच्चीवरचा आपला हक्क साबित करण्यासाठी तिन्ही मजल्यावरचे मिळून वीस त्रिक साठ विराड्यातली मंडळी यांनी सगळ्यांनी गच्चीवरती तळच ठोकला नवरे कचेरीला गेले की उन्हा पावसाला न जुमानता बायका मंडळी ते परत येईपर्यंत गच्चीत बसून राहू लागल्या गच्ची रोको संध्याकाळी पुरुष परतले की खो दिल्यासारख्या बायका नवऱ्यांना जागा करून देऊन आपापल्या बिराडात स्वयंपाक पाहण्यासाठी यायला लागल्या चोवीस तास प्रत्येक बिराडातला कोणी ना कोणीतरी गच्चीत आपला बैठा संप करत बसलेला असायचा दुसऱ्या माळावरच्या लोकांचा दावा गच्ची आमची कारण गच्ची जायचा रस्ता आमच्या ऑफिसमधून आपल्या गॅलरीतून आहे भौगोलिकदृष्ट्या गच्ची आमची आहे तर तळमजल्यावरचे भाडे करू म्हणायचे आमच्या भिंतींच्या आधारावर तर सगळी चाळ उभी आहे आता ही तळमजल्यावरची मंडळी होती ना ही जरा सधनपैकी होती म्हणजे एका खोलीत बिराड आणि समोरच्या खोलीमध्ये दुकान अशा थाटात राहणारी त्यामुळे त्यांची पुरुष मंडळी तर सदैव घरातच असायची त्यातून तळमजल्यावरचे पाच सहा गाळे शा चापशी मुळशीच्या किराणा भुसार दुकानाने व्यापलेले होते आणि चाळीचं भाडे वसूल करणारे ग्रहस्थ राम सहाय्य दुभे उर्फ भैया याच्याशी संगनमत करून तो वाणी सगळा तळमधला गिळंकृत करूनच बसला होता त्यामुळे बाकीचे सगळे त्याचे पोट भाडे करून झाले होते वास्तविक खुद्द चापशी हा चाळीत कधीच राहत तसे बटाट्याच्या चाळीतला बटाटे हा जसा भूमितीतल्या त्रिकोणाप्रमाणे समजा हा बटाटे आहे अशा अध्यारत अवस्थेत असतो त्याप्रमाणे चापशी ही व्यक्ती देखील व्यक्ती नसून एक अध्यारत काहीतरी संस्था वगैरे होती तरी सुद्धा गच्ची ही मालक मेंढे पाटील यांनी केंद्रशासित करावी आणि स्वतःला भाड्याने द्यावी म्हणजे धान्य वाळवण्यासाठी आपण तिचा उपयोग करू त्या निमित्ताने दहा बारा मंडळींना काम मिळेल आणि चाळीच्या आर्थिक अभिवृद्धीत भर पडेल असं त्याचं म्हणणं होतं असं कळलं वास्तविक या बाबतीत त्याचं म्हणणं कधीच कळलं नाही पण भैया हाच त्याच्या वतीने बोलायचा बरं चापशीचा गच्चीला विरोध म्हटल्याबरोबर सगळा तरमजला उलटला चापशीच्या करू मध्ये उजव्या हाताला आत्मसत्यवान माइन करायचं सत्यवान मटन प्लेट हाऊस होतं आता ते सदैव चापशीच्या उदारीवर चाललेलं त्यामुळे तो चूप वास्तविक आत्मो हा तोंडाचा भयंकर जबरा सदैव अमक्याचा खिमा करीन तमक्याची सागुती करीन याशिवाय त्याला भाषाच कळत नव्हती संध्याकाळी दिवे नंतर शब्द जरी अस्खलित नसले तरी भावना अस्खलित असायच्या अरे गच्ची काय यांच्या बापसाची काय जादा बग करील कोण तर गच्चीसाठी खच्ची करीन अरे अर्जुना त्यांना बघ काय भेजा बिजा पाहिजे काय ते बघ ना या जिथे काय ते हाटलत नोकरी करतोस का अज्जमती करतोस गच्ची मिळवीन तर नावाचा आत्मू असली भाषा पण द्वारकानाथ गुप्ते गच्ची सकट बटाट्याची चाळ देण्याच्या सभेमध्ये भाषण कर म्हणून सांगायला गेले तर गुप्ते शेठ त्या भासण्या बिसण्याचं काम आमचा नाही हां तुम्हाला सांगतो अहो सुका मटण देव बांधून असं म्हणून मुद्दा डावलायला लागला आत्मूची ही अवस्था तर उजव्या हाताचा जगन्नाथ प्लंबर होता ना तो इससे बी जादा हाय काय त्या गच्चीत झालं अरे साली पाण्याची टाकी आहे ती पण साली फुटकी अरे पलंबरशिवाय पाहिजे कशाला गच्ची लोकांना काय उडी मारून जीव द्यायला पाहिजे त्याचा हा असा खुला विरोध तिसरा म्हणजे Augustine Furtado tailors and outfitters Acharya Baba Barve त्याला ही गच्चीक समस्या समजून द्यायला गेले तर एकदम <clears throat> काय सांगते रे तू असं कोण एकदम त्याच्या आरे तुरावरच आला वास्तविक फरटाडोचा आचार्य बाबा बर्व्यांच्यावरती राग होता तो निराळा कारणासाठी कारण बाबा नुसता पंचा निसायचे आणि शाल पांघरायचे त्यामुळे फरटाडो उखडून होता त्यांच्यावरती सगळ्या चाळीचा तो टेलर पण बाबांना त्याच्या बाबतीत वचकून राहायचं काही काम नव्हतं मात्र चाळीतला तो एकमेव ख्रिस्ती त्यामुळे त्याचं मन आधी वळवलं पाहिजे ही बाबांची भूमिका रविवारी सब्बात असतो ह्या पुस्तकी समजुतीने बाबा त्याला भेटायला गेले त्यावेळेला फरटाडो कुणाचा तरी गळा की खिसा कापत तोंडात चुट्ट्याची विडी आणि गळ्यात टेप घालून कामात घडलेला होता फरटाडोची बायको नवऱ्याच्या फाटक्या विजारीला ठिगळ जोडत होती मोठा पेद्रू होता तो ट्रम्पेटवर किती भयंकर सूर निघू शकतात हे सगळ्या जगाला पटवत होता बाबा बर्व्याना फरटाडोच्या दुकानात शिरताना पाहून सगळं आसमंत दचकलो हो. फरटाडोच्या दुकानात बाबा बर्वे म्हणजे मासळी बाजारात पावशांच्या काकू किंवा संस्कृत पाठशाळेमध्ये सोकाजीनाना त्रिलोकेकर किंवा आखाड्यामध्ये एच मंगेशराव हे शिरण्यापैकी होतं खुद्द फरटाडू देखील तीन ताड उडाला आणि त्याच्या तोंडातली ती चुट्ट्याची जळती विडी समोरच्या कोटावर पडून कॉलर जळाली फरटाडोच्या बायकोच्या बोटात सुई गेली आणि ती कोकणीत किंचाळली आणि पेद्रूच्या ट्रम्पेटमधून चक्क आड्याण्याचे सूर निघून गेले <laughs> गुड मॉर्निंग मिस्टर फरटाडो बाबा बर्वे आपल्या आचार्य ढंगाच्या मऊ मुलायम पातळ स्वरामध्ये अभिवादन करते झाले गुड मॉर्निंग पेत्रू तू भीतर बसलाय किती करताय आपल्या ट्रम्पेटवाल्या मुलाला हात पिटाळून फरटाडोनी बाबांना खुर्ची दिली बोस बोस रे बोरवे बोस फरटाडोला आपलं नाव ठाऊक आहे ह्या कल्पनेने बाबांच्या अंगावर मुढवर मास चढलं आश्चर्याचा भर ओसरल्यानंतर फरटाडोच्या कोकणी चेहऱ्यावर एक मिसकी स्मिताची रेषा उमटली आणि त्यांनी बाबांना विचारलं सूट शिवतो काय रे बरवे फर्टाडोची ही एकेरी बाबांना रुचली नाही पण त्याचं ते भाषिक अज्ञान ध्यानात घेऊन बाबांनी त्याच्या विनोदाचा अगदी एक आपल्याला अनुभव आला म्हणून एक सर्वोदयी हसण्याचा प्रयत्न मिस्टर फरटाडो चर्चमध्ये गेला नाही वाटताच धार्मिक भावनांना आवाहन करून आध्यात्मिक पातळीवरून हा गाच्चिक प्रश्न सोडवायचा असा बाबांचा निश्चय होता खास अगदी गोव्याचे तुच्छता दर्शक उद्गार किती रे टाइम कोणाला असतो रे इकडे माझा वाईफ जातो चर्चात मी का बायको काय रे मी कोणाचा डेथ झाला नाही तर वेडिंग असला तर जातो ते बी आली जात नाही साला नो ड्रिंक्स नो नथिंग कशाला उगी जायचं साला वाय वेस्ट टाइम साला चर्चात आणि इकडे तिकडे जाऊन ते ठीक आहे पण आत्म्याची उन्नती करायला नको का आत्मो आत्मो साला दांबी हा तुला सांगतो साला दोन प्लेट खिमा मागतो तर कॅश कॅश पैसा मागतो कॅश आणि अजून माझा सिल्कचा शर्टचा शिलाई देत नाही बास्टर्डचा हृदयस्थ आत्मा आणि हॉटेलवाला आत्मू यांच्यात फरटाडूने केलेला घोटाळा बाबा बाबांच्या ध्यानात आला आणि त्यांनी सोल हा शब्द वापरून तोच प्रश्न टाकला पण फरटाडूच्या डोक्यामध्ये काही प्रकाश पडेना शेवटी सरळ त्यांनी गच्चीचा प्रश्न केला काय रे इथे टॅरेस कोणाला पाहिजे रे तू काय तिथे लोळेल काय रे जाऊन मी ते काय नाही वरी करत नाही बाबा हां अरे माझ्या फादर पासून मी इथे राहतो चला कोण बघीच टेरेसवर वगैरे जातो रे तू उगीच झगडी कशाला करतो रे तुम्ही हां तुला काय तुझा धंदा नाही तू तुझा धंदा कर मी माझा धंदा करतो तू काय धंदा करतो रे बरोबर हा प्रश्न जगात कधी कोणीही कुठल्याही आचार्याला विचारलेला नव्हता बाबा बरोबर गारठलेच <laughs> माझा धंदा माझा धंदा जगात सद्भाव निर्माण करणं हा आहे हा धंदा काय आहे हे परटवड्याच्या काही लक्षात आलं नाही पण काहीतरी तयार करायचा धंदा आहे एवढं त्याच्या ध्यानात आलं आणि हा हा हा सोल एजन्सी आहे काय रे तुझ्याकडे सोल एजन्सी हो हो, हो, हो. एका अर्थी सोल एजन्सीच बाबांनी सोल शब्दावर कोटी केली पण ती कोटी ऐकायला फरटाडो त्याची ती बायको तो पेद्रू आणि पेद्रूचा धाकटा डोमिन ही मंडळी असल्यामुळे ती कोटी आणि बाबांची सद्भाव वृद्धी मिशनची पहिली फेर दोन्ही फुकट मात्र फरटाडवर जरी त्या मिशनचा परिणाम झाला नाही तरी इथून चळवळीला तोंड लागलं त्याला कारण आमच्या चाळीतले साहित्यिक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर वास्तविक बटाट्याच्या चाळीत निष्काम साहित्य सेवा करताना गेल्याच वर्षी पोंबुर्केकराचे हात भाजलेले होते पण प्रसंग शूराला धीर देतो या न्यायाने बटाट्याच्या चाळीतल्या या प्रसंगाने म्हाळसाकांत पोंबुर्पेकराच्या लेखणीला जोर चढला पुन्हा एकदा आणि त्यांनी चाळीय चळवळीला प्रोत्साहन देऊन चाळीय जीवनामध्ये चैतन्य उत्पन्न करण्याच्या उदात्त आणि पवित्र हेतूनी चाळ भैरव नावाचा एक सायक्लोस्टाईल साप्ताहिक काढायचा त्यांनी निर्णय जाहीर केला गच्ची कुणाची चाळकऱ्यांची हा पहिला अग्रलेख हा तिन्ही मजल्यावर गाजला त्यातले सगळे उतारे काही सांगता येणं शक्य नाही पण नुसते अग्रलेख काय भयंकर होते बघा गच्चीसाठी स्वातंत्र्याची खच्ची चापशीला टापशी गुंडाळा चाळकरांनो वाचाळतेहून कृती श्रेष्ठ मेंढे पाटील आणि मेंढरे वगैरे वगैरे वगैरे चाळीतल्या भिंतीवर गॅलरीमधून खिडक्या दारावर खडूनी गच्ची सकट बटाट्याची चाळ झालीच पाहिजे अशी घोषवाक्य लिहिण्यात आली गच्ची कुणाची आमची नाही कुणाच्या बापाची वगैरे घोषणा सुरू झाल्या दुसऱ्या आणि पहिल्या मधल्यावरच्या लोकांनी संयुक्त आघाडी उघडली तर चापशीच्या छुप्या नेतृत्वाखाली आत्मू माईणकर जगन्नाथ प्लंबर आणि तळमजल्यावरचा डॉक्टर हातवळणे यांनी गच्ची ही मालकांनी स्वतःच्या ताब्यात ठेवून केंद्रशासित करावी असला एक डाव सुरू केला वास्तविक डॉक्टर हातवळण्याचा बटाट्याच्या चाळीत फक्त दवाखाना होता आणि हा काही वर्षापूर्वी समोरच्या चाळीमध्ये डॉक्टर रणबीशांच्या दवाखान्यात हा कंपाऊंडर होता हातवळण्या रणबिशी डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्यांचीच प्रिस्क्रिप्शन आणि दवाखान्यातल्या बाटल्या पडून हा हा कंपाऊंडर डॉक्टर झाला समोर संयुक्त दुमजली आघाडीची पहिली सभा आचार्य बाबा बर्व्यांच्या अध्यक्षपदाखाली चाळीच्या चौकात भरली वास्तविक ही सभा गच्चीवर जाण्याच्या जिन्याच्या दाराला चापशीचा हस्तक रामसाह्य दुबे उर्फ भैया यांनी घातलेला लठ्ठ कुलूप फोडून गच्चीवर घ्यावी असं चाळीतल्या डाव्या गटाचं मत होतं पण कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब करायचा नाही अशी प्रतिज्ञा करून आचार्य बाबा बर्व्यांनी चळवळीची सूत्र आपल्या हातात घेतली रात्री नऊ वाजता चौकात सभेला सुरुवात झाली मंडळींना जरा पोलीस बंदोबस्त वगैरे असायला पाहिजे होता असं खूप वाटत होतं फार इच्छा होती सभा सुरू होताना एक पोलीस आला सुद्धा होता पण तो दुसऱ्या मजल्यावरच्या नाना सावंतांचा मेवणा मालवणून आलेलं काजूचं पार्सल आपल्या बहिणीला देण्यासाठी आला होता सभेची सुरुवात प्रथम प्रार्थनेने व्हावी अशी सूचना अर्थात एच मंगेशरावांनी केली आणि त्याप्रमाणे चाळीतले कवी नाथ लोणणकर उर्फ रंगो विठ्ठल यांच्या गीतानी ती सुरुवात व्हायचं ठरलं एच मंगेशरावांचं म्युझिक आणि वर्धाबाईंचं गाणं एवढ्यानीच मेंढे पाटील वळणावर येतील असं पहिल्या मजल्यावरचे दाजी नेरूरकर कोणाच्या तरी कानात बुजले दाजीवर डिसिप्लिनरी ऍक्शन का घेऊ नये असा मंगेशरावांनी आणि नाथ लोणणकरांनी आचार्य बाबा बर्व्यांना संयुक्त सवाल केला पण दाजीने आपल्या कानावरती हात ठेवून मी मी कशाला बोलू मी कशाला माझं काय काय सांगले मंगेश राजा गायणार मी कशाला नाही म्हणे काय काय काय काय नाही अशी पडक्या आवाजामध्ये नाकबोली दिल्याबरोबर प्रकरण मिटलं आणि शेवटी वरदाबाईंच्या नमनाला सुरुवात झाली उचलू या झेंडे या पहिल्या ललकारीने सगळे चाळ हादरले मंगेशरावांनी जवळजवळ सगळे राग त्या गाण्यामध्ये कोंबले होते एका रागातून दुसऱ्या रागात शिरताना रूळ बदलल्यावरती आघाडीचा खडखडाट होतो ना तसा सुरांचा खडखडाट होत होता इकडे वर्धाबाई म्हणजे मुक्त कंठाने गात होत्या उचलू या झेंडे तबल्यावरती स्वतः एच मंगेशराव आणि पेटीला काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा तो सबंध चाळीमध्ये काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा म्हणूनच ओळखला जातो मंगेशराव तबला वाजवताना त्याच्यावरती सारखं धातोत खात होते कारण काशीनाथ नाटकण्याचा मुलगा वरादाबाईंनी उचलू या म्हटलं की झेंडे वाजवायचे झेंडे वाजवायचा त्यामुळे मग मंगेशरावांचा ताल चुकायचा ठेका चुकायचा त्यातून काशीनाथ नाटकण्याचा मुलगा हा मंगेशरावांचा शिष्य त्यामुळे गाणं चालू असताना इतकं करता रे तू इतकं सिंपल वाजवायचं यांना झाल्या रे असं त्यांनी मधून मधून ओरडलेलं सुद्धा ऐकू येत होतं पण मागे एकदा सांस्कृतिक सप्ताहामध्ये मंगेशरावांनी स्वतंत्र तबला तबलावादन केलं होतं त्यावेळी देखील ते धात्तीर खडचून नकत्तीन वगैरे असलं काहीतरी म्हणत असल्यामुळे मंडळींना तो त्यातलाच प्रकार असावा असं वाटत होतं नमन जेमतेम पहिल्या कडव्यापर्यंत पोहोचलं आणि शेवटी काशीनाथ नाणकर्ण्याच्या मुलाची पेटी असह्य होऊन त्याला एका हाताने नुसता भाता फुंकायला ठेवलं आणि उजव्या हाताने पेटी आणि डाव्या हाताने डग्गा अशा थाटामध्ये वर्धाबाईंची साथ करायला एच मंगेशराव बसले वर्धाबाईंनी गळा काढला एक एकजुटीने उचलून या झेंडे हे म्युझिक यांचं मंगेशांचं एक एकजुटीने उचलू या झेंडे धसा धप गरेसा सरेगाचा धप धप धप धप धप धप धप सा धप धप गरेसा चाललेलं होतं आणि एकदम चाल बदलून नवे पातले मालक अमुच्या चाळीला आता पद मप म रे ग सारे निसा नसा निसा हे चाळीला मालक लाभले म्हणून निसा धनी पद मप गम सारे सारे ग म रे सा गाडून दुहिला गाडून दुहिला आणि का झड करी पळवून द्या मेंढे टन पळवून द्या मेंढे टन पळवून द्या मेंढे मेंढे मेंढे टॅन डूम एकदाची पळवून त्या मेंढ्याला एकदम कडाडून टाळी झाली पण त्यामुळे आपल्या गडबडीमध्ये या सगळ्या बिळ्यांच्या एक ब्युटिफुल म्युझिक पेस माझा वेस्ट झाला हो म्हणून एकदम मंगेशराव कळवळले होते नमनाला एस मंगेशरावांचं घडाभर रक्त आटलं आणि नमन पार पडलं सुरुवातीला द्वारकानाथ गुप्त्यांनी आचार्य बाबा बर्व्यांनी या चळवळीचं नेतृत्व स्वीकारावं अशी सूचना करणारं भाषण केलं अरे गच्चीचा प्रश्न गच्चीचा प्रश्न आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे काळस्थाच्या इबानाला बाजीप्रभूच्या पुण्याईला मुरारबाजीच्या त्यागाला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की गच्ची सकट बटाट्याची चाळ ही आमची मागणी पुरी होईपर्यंत मी स्वस्थ राहणार नाही ही जितकी फुगत येईल तेवढी माझी दोन महिन्याची अर्न लिव्ह मी रोहायला न जाता चाळीच्या चळवळीसाठी खर्च करीन टाळ्या या चळवळीचं नेतृत्व आचार्य बाबा बर्वे यांनी स्वीकारलं पाहिजे टाळ्या आचार्यांची पुण्याई मोठी आहे टाळ्या त्यांचा त्याग आलो की काय टाळ्या पुढे पुढे टाळ्या देणाऱ्यांचा उत्साह इतका वाढला की आधी टाळ्या आणि मग द्वारकानाथ गुप्त्याचं वाक्य असला प्रकार होऊ लागला गुप्त्याच्या भाषणाला दुजोरा देण्यासाठी सोकाजी नाना त्रिलोकेकर उभे राहिले बराच वेळ इंग्रजीतून बोलावा की मराठीतून याचा विचार करण्यात त्यांनी घालवला आणि सुरुवातीला एकदम फ्रेंड्स अशी सुरुवात केली आणि मराठीवर घसरले सला आता आत्ता सर मिस्टर गुप्ते बोलला की सला we must all unite and fight sir ही गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये अप करायला पाहिजे काय सुरुवातीच्या मध्ये मिसेस जे गाणं बोलल्या त्यातलं मिनिंग आपण समजून घेतलं पाहिजे काय की सला you must unite and fight चापशीची चालबाजी आपण टॉलरेट करून नाही चालणार पण आपल्यापैकी काही लोक त्याच्यावर डान्स अटेंडन्स करतात हां पण मी सांगतो चापशी सारा तो लबाड आहे लबाड आहे आय डोंट केअर आपण ते साला फ्रँक बोलतो अरे हा वाण्या साला सगळा माल देतो तो साला रॉटन एक पण वस्तू चांगली देत नाही गेल्या संडेची गोष्ट आहे साला आमच्या वाईफने बिर्याणी काय बनवली होती फर्स्ट क्लास आमच्या कम्युनिटीच्या लोकांची आमच्या फ्रेंडची कुठे चेण्याला ट्रिप होती ना तिकडे गेलो होतो आम्ही पिकनिकला तर या चापसीनी साल्यानी दिल्ली राईस म्हणून ऑर्डिनरी कोळंबा राईस मारला गळ्यात साली सगळी ट्रिप स्पाईल केली आणि हा आता आपल्या चाळीचा ओनर आहे त्याचा राईट हँड मॅन आहे हा डिझॉनेस्ट आहे आपण टेरेसची स्ट्रगल जोरात चालवली पाहिजे साली खुली हवा आहे ना साली खुली हवा आम्ही नाही खायची तर कोणी खायची हा आमचा फ्रेंड गुप्ते जे काय बोलला ना that is correct Acharya Barve Acharya Baba Barve हे आमचे लीडर होऊन दर्शन दाखवतील हो हो मार्गदर्शन म्हणा आरोळी अरे तेच ते इथं साला मराठी येते कोणाला भरडामध्ये तर आमची सेकंड लँग्वेज नव्हती काय मराठी आमची तर मीडियम सगळी इंग्लिश मध्ये होती माहिती आहे पुरे पुरे याच्या आरोळ्या हे पा हे साली युनिटी नाही आपल्यामध्ये युनिटी नाही आपली डिसिप्लिन नाही इंग्लिश लोक होते तर काय साली डिसिप्लिन साली बँकेत दहाच्या ठोक्याला आम्ही सगळे हजर आता काय नाही ऑल गॉन विषयाला धरून बोला हे पहा मी असं मध्ये मध्ये साला हॅकलिंग करून नाही हादरणार नाही साला मी फ्रँक बोलणार चला हेड क्लार्कला तापवतो मी माहिती आहे मध्ये तुम्हाला भीतो काय थापा मारू नका वगैरे mister president I want allow this साली काय काय चाळ आहे का खाना बटाट्याची चाळ झालीच पाहिजे या मागणीसाठी भरलेली बटाट्याच्या चाळीतल्या चाळकऱ्यांची सभा भलतीच पेटली होती शेवटी रागाच्या भरात सोकाजी नाना म्हणाले साली काय चाळ आहे का कबुतरखाना हा चाळीचा अपमान आहे नाट्य भैरव कुशाभाऊ एकदम अरे ज्या ज्या सला हु आर यू तुम्ही चाळीचा अपमान केला आहे गच्ची नाही मिळाली तरी बेहत्तर पण चाळीचा अपमान सहन करणार नाही असं बोलत कुशाभाऊ व्यासपीठावरती चढले ऐतिहासिक असते आणि टेबलाचा आधार घेऊन बोलायला सुरुवात केली त्यांनी मित्र हो हा तत्वाचा प्रश्न आहे मिस्टर त्रिलोकेकर स्वतःला काय समजतात कोण म्हणतो चाळीत की नाही कुठून तरी आवाज आला मी म्हणतो कशावरून एकदम कुशाभाऊ ओरडले त्याचं आज गच्चीसाठी प्राण द्यायला आम्ही तयार आहोत चाळीतला खोल्या गेला तरी हरकत नाही पण गच्ची मिळाली पाहिजे गच्ची हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच बोला शिवाजी महाराज की मित्र हो पण ज्याला ह्या असल्या कामाला आचार्य बाबा बर्व्यांच्या सारखे पुढारी उपयोगाचे नाहीत हे मी त्यांच्या तोंडावर सांगतो त्यांचा हृदय परिवर्तनावर विश्वास आहे आमचा नाही आज भेंडे पाटलाच्या घरावर मोर्चा नेऊ त्याला त्राही भगवान करून सोडू तरच हा गच्चीचा प्रश्न सुटेल बोला संभाजी महाराज की गच्ची आपली आहे गच्चीवरून दिसणारा आकाश आपला आहे चौपाटीवर नेणारी हवा आपली आहे बोला राजाराम महाराज की जय ती आपल्या हातून कोण हिसकवणार पान पतावरती प्राणार्पण केलेल्या लोकांचे आपण वंशज आहोत बोला सदाशिवराव भाऊ की यापुढे कुशाभाऊला काही मुद्दा सूचना शेवटी सुमारे पन्नास एक महापुरुषांच्या नावाने नुसता जय जयकार झाला जय जय असं ओरडून मंडळी सुद्धा जरा थकली होती आणि आपोआप शांतता झाली त्याचा फायदा घेऊन आचार्य बाबा बर्वे उठले तेवढ्यात अण्णा पावशे मला बोलून द्या हा कुशा भाऊ लुच्चा आहे एवढे शब्द उच्चारू शकले कारण अंधारात कोणीतरी त्यांचा सदरा उडून त्यांना खाली बसवलं माझ्या बंधून आणि भगिनीनो आचार्यांनी भाषण सुरू केलं आपली भारतीय संस्कृती उच्च आहे जीवनातला विकास हा सर्वांगीण व्हायला हवा प्राचीन ऋषिमुनींनी आध्यात्मिक पातळीवरून जीवनातली सारी कोडी सोडवली त्यांना माझे लक्ष प्रणाम इथे दोन तीन मंडळींनी टाळ्या वाजवल्या बाकी कोणी वाजवल्या नाहीत त्यामुळे ते जरा हिरमुसले टाळ्या वाजवणारे लोक जीवन म्हणजे गती जे गतिमान आहे ते चैतन्य आहे चैतन्य आणि मूळ ह्याचे कशाचे आधार विकासाचे अरे पण गच्चीचा सांगा हे काय बोलतोय तेवढ्यात नाडकर्णी त्यांच्यावरती खुपले गपरी चनोबा भारी रेमेला शंका तुझी असला ना इकडं वशाड मेलो काशीनाथ नाडकर्ण्याने आपल्या खास कुडाळ मे पैदा हुआ स्वरामध्ये जनोबा रेगायला आपल्या वशाड मेलो गप तू आचार्य इकडे बोलत होत होते त्यांच्या शांत संत आणि विषयाशी संबंध नसलेल्या बोलण्यातून मंडळी जरा सुस्तावली सुमारे पाऊण एक तास आचार्य वेदकालीन जंगलात वाट चुकून शेवटी बटाट्याच्या चाळीपर्यंत आले हा लढा केला पाहिजे मला गच्ची हवी पण ती शांततामय मार्गाने हवी हिंसात्मक मार्गाने मला इंद्राचं सिंहासन देखील नको लोक द्यायलाच निघाले होते मेंढे पाटलाकडे आपण जाऊ त्यांचं मन जिंकू आज त्यांनी गच्ची दिली नाही तरी हरकत नाही आज त्यांचं मन मिळाल्यावर ते गच्चीचा सुवर्ण नारळ आपल्या हाती दिल्याशिवाय कसे राहते प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे आणि डोळ्यात झोप आहे मागून कोणतरी मागून ओरडला मेंढे पाटलाच्या अंतकरणाला कौल लावा गच्ची मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मिळालं नाही तरी परमेश्वराचा आकाश आपण कुठूनही पाहू शकतो त्यानं निर्माण केलेला वारा हा कुठूनही येतो होय ह्यांच्या टोकाची खोली हा म्हणून आम्हाला नाही तो वारा येत कुठे आपण चाळीतलं प्रातिनिधिक शिष्टमंडळ घेऊन मेंढे पाटलांच्या घरी जाऊ मग त्याप्रमाणे द्वारकानाथ गुप्ते स्वतः आचार्य सोकाजी नाना त्रिरोकेकर यांचं शिष्टमंडळ मेंढे पाटलांच्या चेंबूरच्या बंगल्यावर त्यांना भेटायला गेलं जाण्यापूर्वी चौकामध्ये शिष्टमंडळांचा सत्कार करायचं ठरलं अण्णा पावशांचा या शिष्टमंडळाला वगैरे विरोध होता असल्या मार्गाने काही होणार नाही आपण डायरेक्ट ऍक्शन घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं भाडेबंदीची चळवळ सुरू करावी असं त्यांनी आणि प्राध्यापक त्या आढ्यानी ठरवलं नागूतात्यांचा कुठल्याही गोष्टीला ऐकून विरोधच असतो म्हणजे गच्ची चाळीच्या मालकीच्या असावी याही मताला त्यांचा विरोध नसावी याही मताला विरोध चापशीच्या दुकानावर सगळ्यांनी बहिष्कार घालायचं ठरवलं त्या दिवशी स्वतः नागुता त्यांनी दुकानात जाऊन सर्वांच्या देखत घडाभर कांदे आणि बाटलीभर खोबऱ्याचं तेल हे चापशीकडून आणलं त्यांच्या ह्या असल्या कृतीमुळे चापशीचे हस्तक आत्मो आणि जगन्नाथ प्लंबर हे त्यांच्याशी जरा सलगी करायला लागले तर त्यांच्याही अंगावर खेकसले वास्तविक शिष्टमंडळाचे एक सदस्य म्हणून त्यांना घ्यावं अशी एक सूचना आली होती पण त्यांचं मत कोणालाच पक्क न कळल्यामुळे मंडळींनी त्यांना टाळलं इकडे पुरुषांची संघटना चालू असताना बायका काही स्वस्त नव्हत्या त्यांनी आपली एक संयुक्त आघाडी उघडायचं ठरवलं होतं पण कुणाचं नेतृत्व स्वीकारावं याच्याविषयी एकमत होईना पहिल्या मजल्यावरच्या सुंदरराव सामंतांच्या सरलाबाई या इंटर आर्ट्स पर्यंत शिकलेल्या असल्यामुळे चाळीतल्या विदुषी पण आजवर तर त्यांचं धोरण म्हणजे चाळीतल्या सगळ्या बायका म्हणजे मॅनरलेस आहेत काही अगदी अनएज्युकेटेड अनएज्युकेटेड असलं होतं त्यामुळे त्या वगळल्या मग पुढे त्याच्या खालोखाल म्हणजे अंबुताई चवाथे उर्फ नर्सबाई पुरुष मंडळीमध्ये धिटाईने बोलणारी दुसरी मेली बाई आहे तरी कोण चाळीमध्ये एवढा एकच त्यांच्या पुढारीपणाला क्वालिफिकेशन पण त्यांनी साफ नकार दिला कारण दोनच दिवसापूर्वी मेंढे पाटलाच्या सुनेच्या बाळणपणामध्ये त्यांना नर्स म्हणून बोलवणार असल्याची बातमी राम सहाय्यक भैयांनी त्यांना सांगितलेली होती हे पहा मला ना मला माझी ड्युटी करताना ना इतकं टायर्ड व्हायला होतं काही विचार नका हो आणि फॉर अदर थिंग्स ना मला टाईम म्हणजे टाईमच नाही अगदी सॉरी हां जानकीबाई सॉरी ऑल्सो हां विमलाबाई या शब्दात त्यांनी बायकांची बोलवण केली एकूण बायकांच्या चळवळीला काही पुढारी सापडे ना याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येकीला स्वतःला पुढारी व्हायचं होतं मेंढे पाटलांच्या बंगल्यावर जायचा दिवस उजाडला द्वारकानाथ गुप्त्यांनी साश्रू वगैरे म्हणतात तसल्या नयनाने आपल्या बायकोचा आणि सर्व मुलांचा मुलींचा जास्त निरोप घेतला सोकाजी त्रिलोकेकर बाबलीबाईंना काहीतरी सांगून येतो म्हणून आतल्या खोलीत गेले त्यांनी आपल्या ह्या मिशनची इतकी जाहिरात केली होती की शिष्टमंडळाच्या निरोप समारंभाला त्यांचे सगळे रिलेटिव्ह झाले होते त्यापैकी हरिश्चंद्र चुनीलाल गणपतराव विजयकर उर्फ काव्य प्रभू यांनी सो कर जी त्रिलोके कर असली अक्षर येतील अशी गोवून निरोपाची दोन शार्दूल विक्रेडी तयार केलेली होती आणि शिष्टमंडळ चाळीतून बाहेर पडताना ऍटमॉस्फिअर क्रिएट करायला पाहिजे ना ऍटमॉस्फिअर क्रिएट करायला पाहिजे म्हणून मंगेशरावनी ओ दूर जाने वाले ही रेकॉर्ड लावली मेंढे पाटलांच्या बंगल्याच्या दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशन कुत्र्यांनी शिष्टमंडळाचं भरगच्च स्वागत केलं प्रथम त्यांनी द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव घेऊन पाहिली त्यानंतर सोकाजीना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिलं आणि बाबा बर्व्यांचा पंचा ओढला बाबांच्या पंचापासून काचा सुटला पण कमरेपासून पंचा सुटला काही वेळाने एक गुरखा वजा भैया किंवा भैया वजा गुरखा धावत आला आणि त्यांनी नुसतं हे अबे टायगर असं म्हटल्याबरोबर ते भयानक जाळावर होतं ना ते लोळणच घ्यायला लागलं भैयाच्या किंवा त्या गुरख्याच्या थाटावरून हेच मेंढे पाटील अशी सोकरजी त्रिलोककरांची समजूत झाली आणि त्यांनी त्यांना गुड मॉर्निंग वगैरे केलं मेंढे पाटलांच्या आश्वासनाच्या सभेमध्ये सोकाजी हजर नव्हते इकडे गुप्ते एक डोळा कुत्र्यावर आणि दुसरा गुरख्यावर ठेवून होते शेवटी बाबांनी तोंड उघडलं नमस्ते क्या गुरखा म्हणलं हम बटाटाची चाळ की ओर से शिष्टमंडल के नाते श्रीमान मेंढे पाटिल के दर्शन के लिए आए हैं आचार्य अच्छा, लगेच हम सोकाजी घर और हम गुप्ते हम गुप्ते और बाबा बर्वे आचार्य होएगा मालूम है आचार्य होएंगा हिंदी हिंदी चिंदी लिए जरा जरा थांबा हाँ आचार्य बाबा बर्वे त्यांना तो आवडलं हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेढे पाटिल हमें दर्शन देने की कृपा करेंगे मिठला बरबर गुप्ते होगी तो करेंगे या मरेंगे अरे काय करेंगे म्हटलं ते करेंगे या मरेंगे लगे गुप्ते साहब जरा जरा जरा थांबा जनता की मांग है कि हम श्रीमान जी के प्रति निवेदन करने का एक स्वप्न एक स्वप्न हमारे उर में बाढ़ते हैं त्रिलोकेकरांनी हिंदीची दुसरी चिंदी केली इतक्या संभाषणानंतरही त्या गुरखा अगर भैयाच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही अहो काय राव ते सगळे नीट सांगा की जायला गुरखाच्या तोंडाने आस्करीत मराठी ऐकल्याबरोबर या लोकांना पाद्र्यांनी अथर्व शीर्ष म्हटल्याचा धक्का बसलाय माफ करा हा पण आम्हाला वाटलं की आपण गुरखे आहात किंवा भय्ये अहो बरे हे आमच्या मालकाचं चावणटपणा आहे समजांना ड्रेस घालायची सक्ती केली आमच्या मालकाने अहो आमच्या सवळेकऱ्याला बी पांढरी इजार पाठवून घातली त्यांनी मालकानं भेटायचं होय होय होय आहेत ना इतक्यात जाणू अशी कणखर हाक आली मालक बलावत्यात दमा तुम्ही तुम्ही दमा इथे चोपे टायगर कुत्र बी असे ठेवले ज्याला दिवसातून दहा लोकांच्या धोत्राच्या चिंत्या करते जानो यू फूल अशी गर्जना करत एक सहा फूट उंच आणि जवळजवळ तितका चुरुंद असलेला माणूस मुख्य दारातून आला आणि तिघांना उद्देशून त्यांनी एकदम वाट डू यू वांट असा विलायती सवाल टाकला इंग्रजी ऐकल्याबरोबर सोकाजी नाना त्रिलोकेकरांना जोर कारण बटाट्याच्या चाळीमध्ये ज्यांना इंग्रजी शब्द आयत्यावेळी दगा देत नसत असे दोनच लोक एक शोकाजीराव आणि एक आमचे एच मंगेशराव हट्टगडी इकडे यांचं तर दिवसातून पन्नास वेळा साला भरडाचा स्टुडंट आहे इंग्लिश नाही ऐकणार साला भरडाचा स्टुडंट आहे मग यांनी पुढे जाऊन good morning to you sir हा येस गुड मॉर्निंग काय म्हणायचं लगेच पुढे जाऊन being given to understand that you are the owner of the chawl of बटाट्यास we have the honour to submit to you sir that we have come to this palatial bungalow of yours म्हटल्याबरोबर गुप्ते एकदम thanking you in anticipation sir या सात आठ इंग्रजी सारख्या दिसणाऱ्या वाक्यांनी मेंढे पाटील जरा जेरीला आल्यासारखे वाटले या या कोण आपण वाट बिझनेस आम्ही आपले भाडे करू हे आचार्य बाबा बर्वे मी सोकाजी त्रिलोकेकर लेजर किपर आहे मी Dwarkanath Gupte I am the Mendhe Patil शेडाऊन काय काम आहे नाही आपल्याला सध्या बटाट्याच्या चाळीत जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे अस्वस्थता ती कळलीच असेल आचार्य म्हणाले हे बघा अस्वच्छता का आम्ही निर्माण करतो काय तुम्हीच करता की जायला तुम्ही तसं नाही स्वच्छतेबद्दल नाही म्हणत मी पण चाळीस जे सध्या एक वातावरण आहे कसलं वरण नाही नाही वरण नाही वातावरण मग ऍटमॉस्फिअर म्हणा की काय इतकं सुद्धा कळत नाही का ह तेच तेच त्यामुळे जरा मनशांती ढळलेली आहे गच्चीच्या प्रश्नाबद्दल बोलायचा असा आमचा हेतू आहे गच्चीचा कसला प्रश्न आलाय आणि का हो गच्ची का तुमच्या बापाची का बापाची आपण क्रोध आवरा गच्ची मिळाली नाही तरी हरकत नाही पण आपलं प्रेम आम्हाला हवंय आणि आपलं भाडं आम्हाला हवंय मग प्रेम भेटून लागल तितकं अहो जंटलमन लोक तुम्ही दोन दोन वर्षाची भाडी थकवता that is a different matter matter गेला खड्ड्यात भाडी भरा वेळ नाही तर समजायला नोटीस देऊन हाकलून देतो नाही आपण पुन्हा रागवलात तर आपण गच्चीचा प्रश्न विचारात घेऊ अहो गच्चीचा कसला आला प्रश्न म्या म्हणलं काय गच्ची उघडीच पडली आहे जावा नाचा तिथं काय वाटेल ते करा ते भांडणं काढली माणसा का कोणात आमच्या कुत्र्याला आग करायची तुम्हाला नाही राव टायगरला गोंजारत मेंढे पाटील म्हणाले हे आपण बरोबर सांगितलं आमच्या चाळीत अजिबात एकी नाही एकाचं तो इकडे तर दुसऱ्याचं तिकडे पण गच्चीच्या बाबतीत हे बघा गच्ची बिच्ची जाऊ द्या खड्ड्यात आपण या प्रश्नाचा विचार करू हे बघा मला असल्या फालतू गोष्टीला टाइम नाही आमचा धंदा करायला आम्हाला टाइम मिळत नाही तर तुमच्या फालतू लफड्यामध्ये कोण पडल अहो चांगली एज्युकेशनल माणसं तुम्ही वाट इज दिस हा आणि बजावून ठेवतो गच्ची बिच्ची नो पण आम्ही चाळकरी बंधूंची समजूत कशी काढायची कशाबद्दल गच्चीबद्दल पुन्हा गच्ची त्यांना म्हणावं गच्चीत कोणी पाय ठेवला तर तंगड ना पण मालक आपण चाळ ताब्यात घेतली त्यावेळी बरीच आश्वासनं दिलेली होती आपण फुकट शाळा काढणार होता म्हणजे आपले दोष काढतोय असं नव्हे पण केवळ स्मरण देतो मुलांची शाळा क्रीडांगण तेवढ्यात गुप्ते म्हणाले मुलींची लग्न मर्मबंधातली गोष्ट होती त्यांची आता काय सांगायचं राव अहो चार ताब्यात घेतली तेव्हा तुमचं भाडं तुमलं होतं मी म्हणलं लावा जरा मधाचं बोट पण तुम्ही राव कसले कोडगे भाडं तर नाही वर गच्ची हवी हवा खायला पण हे बघा पण वाले तुम्ही तरी भाडं भरलं का सगळं आता तीन महिन्याचं तेवढं राहिलेलं हो वाईफची डिलिव्हरी झाली त्याला मी काय करू मला काय करायचं तर I want money in cash yes ते आपल्याला देण्याची हमी मी घेतो आपलं म्हणणं बरोबर आहे आचार्य बाबा बरोबर आम्ही कष्ट सोसू देहदंड भोगू जिन्यातल्या अंधारात ठेचकाळू चौकातल्या घाणीत बरबटू पण आधी आपली पैन पै चुकती करू परंतु गच्चीच लक्षात ठेवा सगळं ठेवतो त्या भाड्यात बघा ते माझ्याकडे लागलं आचार्य असे आचार्याने आश्वासन दिलं आणि शिष्टमंडळ परतलं पुन्हा एकदा टायगरनी प्रत्येकाच्या कपड्याचा नमुना चाखून पाहिला चाळकरी मंडळी आतुरतेने या प्रतिनिधींची वाट पाहत होती चाळ भैरवाचे तासा तासाला बुलेटिन काढण्यामध्ये महासाखान पुंभुरकेवर अगदी गर्क नुसते मथळे बदलून खाली तोच मजकूर याचं काम चाललेलं होतं गच्चीच्या मागणीसाठी प्रतिनिधी मंडळ दिनांक बारा दहा वाजता आज रोजी सकाळी येथून निघालेले प्रतिनिधी मंडळ श्री मेंढे पाटलांच्या बंगल्यावर पोहोचल्याची बातमी आमच्या कानी आलेली आहे नंतर लगेच दोन तासांनी पुन्हा दुसरं बुलेटिन बुलेटिन मागून बुलेटिन निघत होती सारखं आपलं काही ना काहीतरी शेवटी एकदाच ते शिष्टमंडळ परतलं मंडळींनी अत्यंत प्रेमाने त्यांचा सत्कार केला भूमिका समजावून देणारी भाषणं सुरू झाली चाळकरी बंधू भगिनींचा उत्साह तर अगदी पराकोटीला गेलेला होता चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ हे गुप्ते त्रिलोककर आणि बाबा बर्व्यांच्या जय जयकाराचे नुसते नारे देत सुटले होते द्वारकाराज गुप्ते जिंदाबाद सुखाजी नानांचा विजय असो आचार्य बाबा बर्वे की जय पाळण्यातल्या पोरापासून ते जख्ख म्हाताऱ्यापर्यंत सगळेजण जय जयकार करत होत्या ज्यांच्या ज्यांच्या घरी रेडिओ होता तो त्याने मोठ्याने लावलेला होता काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा गळ्यात पेटी बांधून चाळभर वाजवत हिंडत होता आणि त्याच्या मागून रवळनाथ कामताचो झिलगो नुसता डग्गा बडवत हिंडत होता तळमजल्यावरून चापशी आत्मू जगन्नाथ प्लंबर आणि या सगळ्या कंपनीचं धाब दणाण्याच्या बातम्या सारख्या वर येत होत्या शेवटी सभेला सुरुवात झाली थांबा थांबा असा ध्वनी ऐकू आला डॉक्टर हातवळणे आपल्याबरोबर तळमजल्यावरच्या एक दोन भाडेकरूंना घेऊन वर आला होता चापशी चोर आहे हातवळणे म्हणाला सभेला आश्चर्य वाटलं मित्र हो चाळकऱ्यांच्या गच्ची सकट बटाट्याची चाळ चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे हातवळणे डॉक्टर की लगेच कुशाभाऊनी नाव दिला पण काय मंडळी जय म्हणून ओरडली आणि काय मंडळी जिंदाबाद म्हणाली त्यामुळे तो फुसका निघाला नारा दंडक दणकाने उडाला जय जयकाराचा मित्र हो हातवाळ्याने भाषण सुरू केलं आपण ही चळवळ नेटाने सुरू ठेवली पाहिजे चापशीचा मी एकेकाचा मित्र हे खरं आहे अजूनही मी त्याचा मित्र आहे पण वैयक्तिक नात्याचा इथे संबंध नाही सार्वजनिक सवाल आहे तसं पाहिलं तर आपले पुढारी सोकरजी नाना त्रिलोकेकर यांनी कित्येक वेळेला माझ्या दवाखान्यात येऊन द्वारकानाथ गुप्त्याच्या विरुद्ध मला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत सारा ब्रफिंग करतो सारा ब्रफिंग करतो डॉक्टर प्रूफ करून देईन माझं ऐका ऐका ऐकायच्या आरोळ्या सुरू झाल्याबरोबर कोणीच कोणाचं ऐकण्याचं झालं अशी सभेची अवस्था आली माझं म्हणणं आहे का चळवळीचं नेतृत्व स्वीकारायला मी तयार आहे कुठून नको नको कुठून स्वीकारा स्वीकारा अशा परस्पर विरोधी आरोळ्या ह्या कोलाहलातून ऐकू आलेली काही वाक्य अशी होती डॉक्टर हातवळण्यालाच लिडर बनवा ह्या सोक्याला आणि द्वारक्याला काय कळतं प्राध्यापक नागूता त्या आड्डे हातवळणी हेर असे ना चापसीचा पानपच्चा युद्धात जेव्हा इतिहास संशोधक बाबू काका खरे आमचे अरे पण हात हातवळणी चाळीचा भाडे करू कसा त्याचा दवाखाना चाळीचा वस्तीला नसतो तो चाळीत जोगदंडांचा लॉ पॉइंट आणि इकडे हे चालू असताना मधुचौबळ चौबळ हे सरोज चल ना चल सरोज गुप्तेला चल चल ना चल जनोबांची लगेच मूलभूत शंका अरे त्या कंपाऊंडराला डॉक्टर कशाला म्हणता की हे काय ते इकडे मधुच सारखं सरोज चल ना चल ना सारी चाळीमध्ये युनिटी नाही सोकरजी आय ग मोठी माणसं देखील शाळेतल्यासारखंच ओरडतात का ग राघुनाथांची कन्या आपल्या आईला अरे हाकला हाकला रे कोणीतरी त्या येणारा भाईसाहेब चौबळ मंगेशराव तुम्ही गायला सुरुवात करा सभा बरखास्त या देशात ह्या देशात शिस्त केव्हा येणार ओनली गॉड नोज देवरुकर मास्तर हे सरोज चल चल ना चल चल चल ना मधु चौबळ काय ग मेल्याने मासळी बाजार मांडलाय अय्या म्हणजे हे म्हणाले कोण भीमाबाई जोगदंड म्हटल्या बरोबर अय्या तुम्ही कधी मासळी बाजारात गेलेला काशीनाथ नाडकण्याची बायको केवळ ओरडून थकल्यामुळे सभा काही वेळाने आपोआप शांत झाली आणि द्वारकानाथ गुप्ते प्रतिनिधी मंडळांनी तिथे जाऊन काय केलं ते सांगायला उठले तत्पूर्वी आचार्य बाबा बर्व्यांनी डॉक्टर हातवळण्याना आपल्यात घेतलं पाहिजे असला ठराव मांडला आणि तो पास झाला मित्र हो द्वारकानाथ गुप्तेने सुरुवात केली आम्ही मेंढे पाटलाला स्पष्ट शब्दात सांगून आलेलो आहे की गच्चीवरती सर्व भाडेकरूंचा हक्क काय आम्ही गच्ची वापरणार चाळीतल्या जनतेच्या आवाजाने मेंढे पाटील घाबरून गेलेले आहेत आम्ही गच्ची तुला देणार नाही असं बजावून आलो आम्ही त्याला आम्ही त्याच्या दरवाजावरच्या कुत्र्याला सुद्धा दाद दिली नाही गुरख्याच्या सोट्याला घाबरलो नाही मेंढे पाटलाचा बेत ठीक नव्हता कोपऱ्यात बंदूक सुद्धा होती आम्ही पाहिली पण भ्यालो नाही भ्यालो नाही द्वारकानाथ गुप्ते पाहुणे एक तास बोलला त्यानंतर सोकरजी उभे राहिले भाषण करायला फ्रेंड्स सला मेंढे पाटील चोर आहे सला तंगड्या तोडीत आम्ही चेंबूर पर्यंत गेलो सला कबर चाय पण नाही दिला तितकाच साला सला बाप कमावरती मोठे झाले लोक ना काय सला मॅनर नाही काय नाही घरी राहतो पण काय इडियट आमच्यावर कुत्रा सोडला अरे माझ्या पायाला कुत्रा चावला कुत्रो मेलो असतो लो जनोबा रे I said go to dogs आम्ही गेलो आणि मेंढे पाटलाला वॉर्न केला की टेरेस नाही दिली तर रिझल्ट चांगला नाही होणार साला एवढा पैसा आहे पण दोन लाईन्स पण इंग्लिश नाही बोलतायत त्याला हे चालू असताना एकदम बाहेर जिन्यामध्ये आरडाओरड ऐकू आली म्हणून सभेने मागे वळून पाहिलं एका हातात मधू चौबळची मानगुट आणि दुसऱ्या हाताने सरोज गुप्तेचं मनगट धरून कुशाभाऊ अक्षीकर आपल्या कमालेल्या आवाजीत ओरडले थांबा हा काय प्रकार आहे सभेच्या कामाला निराळीच कलाटणी मिळाली मित्र हो चाळीवर काय प्रसंग आला आहे आणि चाळीची ही तरुण पिढी काय करते पहा मगाशी आपली सभा ऐन रंगात आली असताना ही कार्टी आणि हा कार्टा हे हळूच सटकताना मी पाहिलं हळूच त्यांच्या मागून गेलं दोघांनीही सर्व वडील मंडळी सभेत गुंतलेली पाहून वर गच्चित पोबारा केला होता मी जिनात लपून बसलो आणि ही सरोज गुप्ते आणि हा मधु चौबळ मित्र हो नाही हो माझ्याच्यानी पुढे बोलवत नाही सांगवत नाही नाट्य भैरव कुशाभाऊंच्या जिभेवर नाही बोलवा त्या वाक्यानंतर पंधरा एक मिनिट मराठीतले सगळे नाटककार नाचलेले होते सभेत हलकल्लोळ झाला द्वारकानाथ गुप्त्यांनी भाईसाहेब चौबळ्यांच्या मुलाच्या कानपिटीत मारली आणि मनगट लचकल्यामुळे विवळून ओरडायला लागला भाईसाहेब चौबळांनी आपल्या बायकोला सांगून द्वारकानाथ गुप्त्याच्या कार्टीच्या झिंज्या ओढल्या आणि आपण तिच्या बापाच्या समाचाराला गेला काय समजली अहो गच्चीचा जर हा उपयोग तर गच्ची हवी कशाला जोनोबा रेगे गडबडीत संधी साधून काशीनाथ नाडकण्याच्या मुलांनी चौबळ्यांच्या मधूच्या पाठीत एक गुद्दा मारून घेतला वास्तविक सरोजनी त्याला तीन पत्र लिहिलेली होती एकूण गच्चीच्या प्रश्नाने एकूण निराळच वळण घेतलं सगळं सभा मोडली प्राध्यापक नागोताटे आड्डे हे आपण केव्हाच ओळखले होते चार चौघांना सांगायला लागले सगळी चाळ अस्वस्थ झाली त्याच वेळेला चापशीचे नोकर धान्य वाळत घालण्यासाठी सुपभर भरून गच्चीवरती नेत होते आणि रामसाहेब भैयानी जिन्याला नव भक्कम कुलूप ठोकून किल्ल्या चापशीच्या स्वाधीन केलेल्या होत्या आचार्य बाबा बर्व्यांनी चच्ची सकट बटाट्याची चाळ नको अशी एक चळवळ जाहीर केली आणि चाळीतली मंडळी मेंढे पाटलाला वेळेवर भाडं पोचवत नाहीत म्हणून लवकरच आपण उपवास करणार आहोत असाही एक फतवा काढला मासापान पोंबुर्फेकराची अंकांची रद्दी चापशीनी दुप्पट भावाने घेतल्यामुळे चाळ चळवळीचा मजकूर न देता त्यांनी सरोज मधूचे गुप्त कारस्थान ही लेखमाला सुरू केली या असल्या गोंधळामध्ये दोन महिने गेले पावसाळा सुरू झाला चापशीला धान्य वाळवायला चाळीच्या गच्चीचा पावसात उपयोग नाही म्हणून चाळ खुश आणि फुकटात गच्चीचं भाडं लागू झालं म्हणून मेंढे पाटील खुश धो धो पाऊस सुरू झाला आणि गच्चीचा प्रश्न गच्ची सकटच भिजून पडला